अहो या गणेशाचा मान पहिला अहो या गणेशाचा मान पहिला लाल मान लालबाग भक्तांचा मेळा लालबाग भक्तांचा मेळा गणेशाच्या मनामंदी भरला पाहूया या गणेशाचा मान पहिला पाहूया या गणेशाचा मान पहिला गणेशाचा मान पहिला देशा समोरी बसुनी धाम मुखी सदा गणेशाचे नाम सोडून सारे काम धाम देवावरी भरोसा उरला अहो या गणेशाचा मान पहिला पाहुया या गणेशाचा मान पहिला गणेशाचा मान पहिला गणरायाची अफाट शक्ती शक्ती करू लागलो दयांची भक्ती देवाच्या चरणी मिळावी मुक्ती भक्त भाग्यवंत तो ठरला अहो या गणेशाचा मान पहिला अहुया या गणेशाचा मान पहिला रात्रीच्या वेळी सपनात आला भक्तांना घेऊन देवळात गेला दर्शन देता आनंद झाला तया पुढे तो काळही हरला अहो या गणेशाचा मान पहिला पाहूया या गणेशाचा मान पहिला लालबाग भक्तांचा मेळा लालबाग भक्तांचा मेळा गणेशाच्या मनामंदी भरला अहो या गणेशाचा मान पहिला अहो या या गणेशाचा मान पहिला पाहूया या गणेशाचा मान पहिला पाहूया या गणेशाचा मान पहिला पाहूया या गणेशाचा मान पहिला For more entertainment, log on and subscribe to www.youtube.com slash Venus Devotional.